श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग अडतीसावा श्री ईश्वर म्हणाले हा नियती नाटकाचा साक्षी चिदात्माच परमदेव आहे तो सत्पुरुषांना सदा पूज्य आहे तो चिन्मात्र रूप, सर्वग व सर्वांचा आश्रय आहे तो घट पट वट भिंत शकट वानर यात स्थित आहे शिव हर हरी ब्रह्मा शुक्र कुबेर यम तोच आहे यास्तव पुढे सांगितलेल्या प्रकारे पूजन केले असता त्यात सर्व देवांच्या पूजनाचा अंतर्भाव होतो सर्वांच्या आत व बाहेर तो सर्वात्मा आहे तो सदा स्वात्मा आहे हा भगवान उत्तम बुद्धिमानांकडून पुढे सांगितल्याप्रमाणे बाह्य अभ्यंतर इत्यादी अनेक प्रकारच्या क्रमांनी पूजला जातो हे महाबुद्धे तत्वज्ञा अगोदर तो भगवान बाहेर ज्या क्रमाने पूजला जातो तो क्रम ऐक नंतर पूजनाचा अंतक्रमही ऐक सर्व पूजाक्रमांमध्ये स्नान आचमन इत्यादी शास्त्रोक्त संस्काराने पवित्र केलेले ही जे देहगृह ते प्रयत्न करून टाकावे आणि देहाचा जो अवबोध साक्षीचित प्रकाश तद्रूप परम पवित्र मोठ्या यज्ञाने अतिशय शुद्ध करून घ्यावे मनात ध्यान करणे हेच पूजेचे साधन व स्वतः पूजा आहे त्याहून दुसरे त्याचे यथार्थ पूजनच नाही यास्तव त्रिभुवनाचा आधार जो परमात्मा साक्षी अंतर्यामी त्याचे नित्य ध्यानाने पूजन करावे तो देव छिद्रूप आहे एक लक्ष सूर्यांच्या तेजा इतके त्याचे तेज आहे सूर्यादी सर्व तेजे बुद्धीच्या सर्व वृत्ती यांना ते प्रकाशित करते अहंतेला उपाधिरहित केले असता तेच तिचे अत्यंत शुद्ध सार अंतस्थचित प्रकाश होते त्याचा आश्रय करावा त्याची कंधरा गळ्यापासून वरचा भाग अपार व महाकाशाहूनही अतिशय विस्तीर्ण आहे तसाच अनंत असलेला जो खालचा आकाशाचा कोश तीच त्याची पदकमले आहेत अपार असलेले जे सर्व दिशांचे तट तेच त्यांचे विस्तीर्ण भुजामंडल आहे त्याने ते फार शोभतो नाना प्रकारच्या ब्रह्मांडात जे सत्यादी महालोक आहेत तीच दिग्रूपी भुजांनी ग्रहण केलेली त्यांची आयुधे आहेत त्याच्या हृदयकोशातील कोणात ब्रह्मांड उघाचा परंपरा विश्रांती घेत आहे त्याचे शरीर स्वरूप प्रकाशरूप आहे ते परमाकाशरूप तमाच्या पार गेले आहे व स्वतः अपार आहे ते खाली वर चारी दिशांमध्ये व उपदिशांमध्ये अवच्छिन्न आहे ते ब्रह्मा इंद्र विष्णू रुद्र ईश इत्यादी देवानी मंडित झालेले आहे ही जी चतुर्विध भूतांची शोभणारी मंडळी ती त्याची रोमपंक्ती आहे असे चिंतन करावे प्राण्याकडून नाना प्रकारच्या क्रिया करवणाऱ्या व त्रिभुवनातील पदार्थांच्या हालचालीकरता यंत्राला जोडलेल्या दोऱ्याप्रमाणे असलेल्या ज्या त्याच्या इच्छादी शक्ती त्याच त्याच्या शरीरातील नाड्या आहेत असे चिंतन करावे हा तो परमदेव आहे हा सज्जनांना सदा पूज्य आहे तो चिन्मात्र अनुभवात्मक सर्वगामी व सर्वांचा आश्रय आहे घट पट वट भिंत गाडी व वानर यात स्थित आहे तोच शिव हर हरी ब्रह्मा इंद्र कुबेर व यम आहे तो निरनिराळ्या आकारामुळे झालेले जे अनंत पदार्थ शब्द त्यांचा आधार अर्थ व त्यांचा परित्याग केला असता एक पदाचा आधार आहे सर्व पदार्थावरून लक्षित होणारी जी सत्ता तेच त्याचे स्वरूप आहे सर्व जगतसमूहाला ज्याने चक्राप्रमाणे फिरवले आहे असा काल त्याचा द्वारपाल आहे तो अशुद्धी समयी मनाला आत प्रवेश करू देत नाही पण तीच मनाची उत्तम शुद्धी झाली असता त्याच्या आत्मप्रवेशाला तो अनुकूल होतो पर्वत लोक इत्यादिकांनी विस्तार पावलेले हे सर्व ब्रह्मांड मंडल या परमेश्वराच्या कोणत्या तरी एका देहाच्या कोपऱ्यात माया शबल रूपातील एक अवयव होऊन राहिले आहे सर्व प्राण्यांचे जे श्रवण नेत्रादी अवयव ते सर्व त्याचेच असल्यामुळे ज्याला असंख्य श्रवण व नेत्र आहेत ज्याला अनंत मस्तके आहेत सहस्रभुजांचे ज्याला भूषण आहे अशा शांत महादेवाचे चिंतन करावे तो देव सर्वत्र दर्शनशक्तीने संपन्न आहे त्याला सर्वत प्राणशक्ती आहे तो सर्वत स्पर्शनमय व सर्वत रसनाशक्तीयुक्त आहे सर्वत्र श्रवणेंद्रिययुक्त व सर्वत्र मननयुक्त आहे पण असे जरी त्याचे चिंतन करीत असले तरी वस्तुत तो देव असंग व अद्वय आहे याचे विस्मरण होऊ देणे योग्य नसल्यामुळे तो सर्वत मननातीत आहे सर्वत परमशिव आहे असेही चिंतन करावे तो सर्वदा सर्वकर्ता सर्व संकल्पित अर्थ देणारा सर्व भूतांच्या अंतःकरणात अवस्थित होणारा सर्व व सर्वांना सत्ता स्फूर्ती देणारा आहे असे मनात चांगले चिंतन करून नंतर त्या देवेशाची यथाविधी पूजा करावी हे ब्रह्मवेत्यातील श्रेष्ठा त्याच्या पूजनाचे हे विधान ऐक त्या संविदात्मा स्वानुभवात्मक देवाच्या पूजेला गंधपुष्पादी उपहार लागत नाहीत दीप नाही धूप नाही पुष्पवैभवाचे समर्पण नाही अन्नपानादी दान नाही चंदन विलेपन नाही केशर कर्पूर इत्यादी भोग नाही व छत्र चामर दर्पण इत्यादी इतर उपचार त्यांचे पूजनाला जरुरी नाहीत तर नित्य क्लेशा वाचून प्राप्त होणाऱ्या शीतल अविनाशी एक अखंड साक्षात्कार वृत्तीवर आरूढ झालेल्या अमृत आत्मरूप बोधाने त्या देवाची पूजा होते मागे वर्णन केलेली चिंतनही याचे अंग आहे यास्तव हेच परमपूजन आहे जे सतत अंतस्थ शुद्ध चिन्मात्र संवेदन तेच परमध्यान म्हणून म्हटलेले आहे यास्तव पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना जाताना निचताना श्वास घेताना बोलताना त्याग करताना ग्रहण करताना तू शुद्ध सविन्मय हो ईश्वर आत्म्याचे स्वतः ध्यानामृताने पूजन करावे कारण पुष्पादी विषयांचं समर्पण करणे हे देवाला साक्षात अविच्छिन्न सुख देऊ शकत नाही तर परंपरेने ते त्याच्या स्वरूपभूत सुखाचा अल्प अंश मात्र उत्पन्न करते एखाद्या अत्यंत क्षुधित झालेल्या मनुष्याला एक मुठभर तांदूळ दिल्याने जसा संतोष वाटत नाही त्याप्रमाणे देवही असल्या उपचाराने फारसा प्रसन्न होत नाही अखंड ध्यान हे परमास्वादयुक्त पूजन आहे कारण त्याच्या योगाने परमात्म्याच्या उपाधींचा बाध होतो आत्म्याचे शोधन होते व त्यामुळे त्याचा निरतिशय आनंद स्पष्ट कळतो अशा अखंड एकरस आत्मानुभवाने प्रत्येकात्माला आनंदसागरात बुडवून सोडणे हे त्याचे अत्यंत श्रेष्ठ पूजन मानलेले आहे शुद्ध संवेदनरूप ध्यान हेच अर्धे आहे व तेच पाद्य आहे ध्यानाने अभिव्यक्त होणारे जे चैतन्य तेच पुष्पाचे कार्य करीत असल्यामुळे पुष्प आहे याप्रमाणे संवेदनच सर्व उपचार आहे असे तत्वज्ञ समजतात ध्याना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने हा आत्मा प्राप्त होत नाही ध्यानाने हा आत्मा स्वरूपाभिव्यक्तीस प्राप्त होतो मनुष्यापासून हिरण्यगर्भापर्यंत जे लोक आहेत त्यातील विषयोपभोग हा प्रसन्न झालेला आत्मा भोगतो हे मुने ज्याप्रमाणे देहाभिमानी पुरुष आपल्या घरात बसून भोग भोगतो तसा हा आत्मा देहगृहात भोग भोगतो हे सुमते एखाद्या मुढानेही तेरा निमेष जरी या ध्यानाने ईश्वराची पूजा केली तरी त्याला गोप्रदानांचे फळ मिळते जो शंभर निमेष त्यांचे ध्यान करतो त्या मानवाला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते याप्रमाणे प्रभू स्वात्म्याचे अर्धी घटिका पूजन केले असता मानवाला सहस्र अश्वमेधांचे फळ मिळते ध्यानरूपी बलाचा उपहार समर्पण करून जो स्वयमात्म्याची एक घटिकाभर पूजा करतो त्याला राजसूय यज्ञाचे फळ मिळते मध्यान्नीपर्यंत असे पूजन केल्याने त्याला एक लक्ष राजसूयांचे फळ मिळते तसेच सर्व दिवसभर जो त्याची पूजा अशा ध्यानाने करतो तो पुरुष दीर्घकाल चित्ताची एकाग्रता झाल्यामुळे अवश्य ज्ञानवान होऊन परमधामामध्ये राहतो हाच तो परमयोग आहे हीच ती सर्वश्रेष्ठ क्रिया आहे हे मी तुला आत्म्याचे उत्तम बाह्यपूजन सांगितले आहे हे आत्मन जो पुरुष खिन्न न होता हे पवित्र व सर्व पापांचा विघात करण्यास कारण होणारे पूजन एक क्षणभरही करतो तो क्रमाने सर्व बंधनांपासून मुक्त होतो उत्तम पदास प्राप्त होईल व सर्व सुरासुर लोक अभिवादन स्तुती इत्यादिकांच्या योगाने माझी जशी पूजा करतात त्याप्रमाणेच त्याची ते या जगात पूजा करतील इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे अष्टस्त्रीशः सर्ग श्रीराम